पंछी तू उड़ जा वतन में रुत है ये प्रभु मिलने की मस्त पवन है महका चमन है मस्त पवन है महका चमन नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्या बरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे स्वपरिवर्तनाची दहा सूत्रे मित्रांनो आपण बऱ्याच काही अशा वाईट सवयी आपण स्वतःच लावलेल्या असतात ज्या वाईट सवयी आणि स्वभावामुळे आपण कधी कधी खूप स्वतः स्वतःशी तंग होत असतो स्वतःच आपल्या सफलतेमध्ये विघ्नरूप बनत असतो आणि म्हणून मित्रांनो या सवयींना परिवर्तन करण्याची गरज आहे मग त्यासाठी आपल्याला गरज आहे या सात सूत्रांना या दहा सूत्रांना आपल्या जीवनात धारण करण्याची जे सोपे आहे पहिलं सूत्र आहे एकांतवास कारण मित्रांनो आपल्या काय चुका होतात आपल्यात काय वाईट सवयी आहेत ह्या आपल्याला तेव्हाच कळतात जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी एकांत बसून स्वतः स्वतःची बोलायला शिकू कारण दुसऱ्याने आपल्या चुका सांगितल्या दुसऱ्यांनी आपल्याला शिकवलं तर ते आपल्याला पटत नाही परंतु स्वतः जर स्वतःची चेकिंग केली तर आपल्याला लक्षात येईल की आपण कुठं कुठं चुकतो आणि काय आपल्या चुका होत असतात आणि कुठं आपण असफल होत असतो कोणत्या सवयीमुळे आणि म्हणून मित्रांनो एकांत ठिकाणी शांत आणि निवांत जागी आपली कल्पनाशक्ती वाढत असते आणि त्यामुळे मनही शक्तिशाली बनत असते अशा सवयींना आपण निरीक्षण करून त्याला परिवर्तन करण्याची ताकदही आपल्या मनात येत असते म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी देऊन एकांत ठिकाणी बसून आपण स्वतः स्वतःच्या कमजोऱ्या वाईट सवयी पाहायला शिकायचं दुसरं सूत्र आहे व्यायाम मित्रांनो आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी दररोज किमान तीस ते चाळीस मिनिटं तरी व्यायाम अवश्य करायला हवा आणि त्याचबरोबर आत्म्यालाही शक्तिशाली बनवण्यासाठी नियमितपणे कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन करायला हवं त्यामध्ये सर्वात उत्तम राजयोगा मेडिटेशन जे किमान दहा पंधरा मिनिट तरी आपण रोज करायला शिकलं पाहिजे कारण मित्रांनो या मेडिटेशनमुळे आपल्या मनाची कल्पना शक्ती खूप वाढत जाते आणि मग आपण चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी काय आहेत ते सहजपणे जाणू शकतो आणि मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात भरभर चालणे टेकडी किंवा पर्वतावर चढणे दाट वनराईत फिरणे हे सर्व थकवा घालवण्यासाठी आणि शरीराला पूर्वस्थितीत आणण्यासाठी अतिशय उत्तम आहे तिसरं सूत्र आहे सात्विक भोजन मित्रांनो आपल्या भोजनामध्ये कडधान्य भाजीपाला फळफळाव असला पाहिजे अन्न कारण अन्नाचा मनावर फार परिणाम होत असतो म्हणून म्हटले जाते जसे अन्न तसे मन जसे पाणी तशी वाणी जशी करणी तशी भरणी मित्रांनो गोरिला हा प्राणी तुम्हाला माहित असेल गोरिला पासून हत्तीपर्यंत सर्व प्राणी शाकाहारी आहे आपल्याला माहित आहे की गोरिलामध्ये माणसाच्या तिप्पट तीस पट जास्त शक्ती असते म्हणून आपण पाहतो आपण सगळ्यात जास्त फळभाज्या हे खायला नकार देत असतो परंतु मित्रांनो आपल्या शारीरिक पौष्टिकतेसाठी कडधान्य भाजीपाला फळभाज्या ह्या सर्व खूप आवश्यक आहे तोच आहार आपण घेतला पाहिजे चौथं सूत्र आहे वाचन दररोज थोडा वेळ तरी वाचन करायलाच हवं कारण वाचनाने स्मरणशक्ती वाढते बौद्धिक क्षमता वाढीस लागते सतसत विवेक बुद्धी जागृत होते वाचनामुळे मनन चिंतन होऊ लागते मानसिक शक्ती आणि शांतीही मिळू लागते म्हणून मित्रांनो दररोज चांगल्या साहित्याचे वाचन आपण करायला हवं म्हणून म्हटलं जातं वाचाल तर वाचाल मित्रांनो पाचवं सूत्र आहे आत्मचिंतन मित्रांनो तेजस्वी आयुष्य जगण्यासाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे आपल्या शरीराला चालवणारी शक्ती म्हणजे आत्मा आणि प्रत्येकात काही ना काही कला आणि गुण आहेत मग आत्मचिंतन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शुद्ध विचार करण्याची सवय म्हणून श्रेष्ठ विचार सात्विक विचार करण्याची सवय आपल्या मनाला लावायला हवी आत्मचिंतन परमात्मचिंतन केल्याने आत्मा पवित्र होते आत्मिक बळही वाढते बुद्धीचे मनाचे भटकणे थांबते आत्मचिंतन म्हणजेच उन्नतीची शिडी आणि परचिंतन म्हणजेच पतनाकडे घेऊन जाणारा एक मार्ग म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा सतत आत्मचिंतनात राहायला हवं म्हणजे स्वतःच्या चिंतना सहावं सूत्र आहे परमात्मचिंतन रोज सकाळी लवकर उठून हातपाय धुवून आंघोळ करून एक दोन तास परमात्म चिंतनामध्ये घालून आत्म्या शक्तिशाली बनवणं हे खूप गरजेचं आहे ही सवय खूप महत्वाची आहे त्यासाठी मित्रांनो लवकर रात्री झोपणे सकाळी लवकर उठण्याची सवय आपण लावायला हवी म्हटले जाते लवकर झोपे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपदा भेटे रात्री दहा वाजण्यापूर्वी झोपायला हवं आणि पहाटे चार वाजता उठणे सहज होईल निरोगी माणसाला सहा तास झोप पुरेशी असते कमी झोप हेच ध्यानी व्यक्तीचे लक्षण झोपण्यापूर्वी दहा मिनिटे आपल्या बिछाण्यावर बसून ईश्वरीय चिंतन करणे आत्मचिंतन करून परमात्म चिंतन करूनच झोपणे ही सवय आपण रोज लावायला हवी आणि त्यामुळे स्वप्नही चांगले पडतील स्वप्न विरहित झोप लागेल आणि आरामपूर्वक तुम्ही झोपणार सातवं सूत्र आहे रोज फिरायला जाणे परमात्म चिंतनानंतर निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जावे आणि नंतर ध्यानाचा अभ्यास करायला हवा पहाटे आपल्या शरीरात आनंद रस वाहत असतो चार वर्षाचा निरोगी मुलगा बघा दिवसातून किती वेळा हसतो माहिती याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल छोटासा मुलगा तीनशे वेळा हसत असतो दिवसातून आणि हसणे पण हा एक व्यायाम आहे एक औषध आहे मानव प्राण्याशिवाय दुसरा कोणी तर हसत नाही आणि म्हणून लक्षात ठेवा आपण सदैव आनंदी राहायला हवं आणि जो आनंदी तो सदा हसतमुख राहू शकतो तर ही सवय ही आपल्याला लावायची आहे सदा हसतमुखी राहणे म्हणजे सदा सुखी राहणे आठवे सूत्र आहे आतले जग बघणे आणि बदलणे मित्रांनो संगीत ऐकल्याने तसेच स्वतः बरोबर बोलणे आंतरिक बल आपलं वाढत जाते आतले जग बदलण्यासाठी आपल्याला आंतरिक भावनांना पाहणे आणि त्या भावना जाणून घेऊन स्वतःला बदलणे हे शिकलं पाहिजे आतले जग बदलणे म्हणजे बाहेरचे जग आपोआपच बदलेल हे लक्षात ठेवा आंतरीचा ठेवा मोत्याप्रमाणे जपून ठेवायला हवा कारण तो वेळोवेळी उपयोगी पडून आत्मबळ वाढवतो आणि अंतरंगाचा शोध घेऊन पुढील पाऊल टाकायला आपण पुढे जायला आपल्याला रस्ता मोकळा होऊ लागतो आणि आपण यशस्वी व्हायला लागतो म्हणून गांधीजी म्हणतात की आपला आतला आवाज आपला सर्वात जवळचा मित्र आहे आतला आवाज आपल्याला कधीही फसवत नाही आतला आवाज आपल्या यशस्वी जीवनाची किल्ली आहे तेव्हा आतला आवाज ऐकायला शिका नववे सूत्र आहे स्वभाव मित्रांनो सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव असायला हवा स्वभावामध्ये परहित जपावे स्वार्थीपणा नसावा सतत परोपकारी दुसऱ्याला देण्याचा स्वभाव असायला हवा घेण्याचा नाही प्रेमळ स्वभाव प्रेमभावना निर्मित करून प्रेम द्यावे प्रेम घ्यावे म्हणून म्हटले जाते प्रेमाने जग जिंकता येते शस्त्राने नाही आपले संबंध सर्वांशी प्रेमयुक्त असले पाहिजे संबंधामध्ये विशिष्टता निर्माण होणारे नाही याची दक्षता आपण घ्यायला हवी प्रेम ही मानवाची देणगी आहे हृदय हे प्रेमाचे प्रतीक आहे हृदयापासून केलेले प्रेम कधीही वाया जात नाही म्हणून मित्रांनो निस्वार्थ आणि हृदयातून प्रेम करायला शिका आणि लास्ट सूत्र आहे साधेपणा म्हणून म्हटलं जातं साधे जीवन आणि उंच विचारसरणी हे माणसाचे जीवन असले पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या गरजा कमी करणार नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही म्हणून आपले जीवन साधे असले पाहिजे परंतु विचार मात्र उंच असले पाहिजे तर हे दहा सूत्र जर आपण आपल्या जीवनामध्ये आणले तर खरोखरच आपलं स्वपरिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही म्हणून मित्रांनो स्वपरिवर्तन करूया आणि जीवनामध्ये सुखी आनंदी जीवन जगूया नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी पंछी तू उड़ जा में रुत है ये प्रभु কাছে